श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग एकोणपन्नासावा श्री रामाने विचारले भगवन सर्व व्यापक अखंड ब्रह्मामध्ये विकारादी काही नाही तर हे भावाभावमय जगत कसे उत्पन्न होते श्री वसिष्ठ म्हणाले दूध व्रीही भात इत्यादिकांमध्ये दही होणे वरील साल काढताच तांदूळ होणे इत्यादी कार्य होते एकदा असे कार्य बनले म्हणजे पुन्हा त्याला कारणावस्था प्राप्त होत नाही ज्या कार्यात क्षीरादी कारणाच्या स्वरूपाचाच पूर्ण बदल होऊन जातो ज्या त्यालाच विकार संस्कार परिणाम इत्यादी म्हणतात दही आपले दधित्व सोडून पुन्हा दूध या भावास प्राप्त होत नाही पण ब्रह्म तसे नाही ते जाणले असता आदी अंत मध्य या तिन्ही अवस्थांमध्ये ते निर्मळ ब्रह्मच राहते त्यामुळे दुग्धाधिकांप्रमाणे त्याला विकारत्व नाही तर मग परमाणूपासून वेणुकादी कार्याचा आरंभ होतो असे म्हणावे तर आदी अंतरूप देशत परिच्छेदाने व क्रिया संयोग इत्यादी विभागाने युक्त असलेल्या अवयवांमध्ये अवयवीचा आरंभ होऊ शकतो पण ब्रह्म आदी अंतरहित आहे त्यामुळे त्याच्यामध्येही आरंभ संभवत नाही कार्योत्पत्तीच्या पूर्वी व कार्याच्या नाशानंतर <clears throat> सम रूप असलेल्या पदार्थाची ही जी क्षणात विकृती अन्यथा भाव प्रतीत होते तो संविदेचा विवर्त आहे असे जाण कारण जे विकार रहित असते त्याच्या ठिकाणी विकार संभवत नाही व ज्याचे ग्रहण करणारे इंद्रियादी नाही ते ब्रह्म शब्द वाच्य तत्व सर्व संबंध शून्य चिदात्माच आहे उत्पत्तीपूर्वी व नाशानंतर जी वस्तू असते तशीच ती आहे असे म्हणतात आणि त्या वस्तूचे केवळ मध्येच जे अन्यत्व विपरीतत्व भासते ते अज्ञानामुळेच होय आत्मा हा आदी अंत व मध्य या अवस्थांमध्ये सर्वत्र व सर्वदा सम आहे त्यामुळे तो आत्मतत्व स्वभावताही अव्यत्वास प्राप्त होत नाही हा ईश्वर अरूपत्वामुळे एकत्वामुळे व नित्यत्वामुळे केव्हाही भावविकारांच्या अधीन होत नाही श्रीरामाने पुन्हा विचारले सदा एकरूप अत्यंत शुद्ध ब्रह्म विद्यमान असता त्याच्या विपरीत स्वभावाची जी अविद्या तिचा कसा काय संभव आहे श्री वसिष्ठ म्हणाले रामा हे सर्व पूर्वी निर्विकार आदी अंतरहित ब्रह्मतत्व होते आता ही ब्रह्मतत्व आहे व पुढेही ब्रह्मतत्वच असेल ब्रह्म या शब्दाने जो वाच्यवाचक क्रम शब्द व अर्थ यांचा भाव उत्पन्न केला जातो तोही भेदभाव आहे हे सांगण्यासाठी म्हणून नाही तर शिष्याला उपदेश करण्यासाठी तो क्रम कल्पलेला आहे तू मी जगत दिशा दिवलोक भूमी अग्नी वगैरे हे सर्व आदी अंतरहित ब्रह्ममात्र आहे तेथे अविद्या थोडीशीही नाही अविद्या हे नुसते नामच आहे ते नाम भ्रम मात्र व असत आहे असे तत्वज्ञ समजतात रामा जी विद्यमानच नाही ती सत्य कशी असेल श्रीराम म्हणाला प्रभो आपण काल सांगितलेल्या उपशम प्रकरणात ही अविद्याभ्रांती कशी आहे त्याचा हा असा विचार केला जातो असे म्हटले होते पण अविद्या जर मुळी नाहीच तर तुम्ही तिचा अंगीकार करून असे कसे म्हटले त्यावर वसिष्ठ म्हणाले श्री हे रघुश्रेष्ठा तू एवढा वेळ अतत्वज्ञ होतास म्हणून तू कल्पित स्वयुक्तींनी मी तुला बोध करत होतो पण आता तू ज्ञानी झाला आहेस म्हणून आता तसल्या युक्तीची काही गरज नाही ही अविद्या आहे हा जीव आहे इत्यादी कल्पनांचा आज्ञाला चांगला बोध व्हावा यासाठी वाकवित्यात श्रेष्ठांनी कल्पिलेला आहे जोवर मन अप्रबुद्ध असते तोवर अविद्यादी शास्त्रीय व्यवहाराच्या कल्पने वाचून ते शतशः आक्रोशांनीही प्रबोधास प्राप्त होत नाही युक्तीनेच बोध करून या जीवाला आत्म्यामध्ये योजावा लागतो कारण जे कार्य युक्तीने साध्य होते ते शेकडो यज्ञांनीही साध्य होत नाही दुर्बुद्धिवान आज्ञाला जो सर्व ब्रह्मच आहे असे सांगतो जो तो जड खांबाला आपला सुरूच समजून आपले दुःखच निवेदन करतो मुढाला युक्तीने बोध करावा व प्रज्ञाला तत्वाने बोध करावा युक्तीने बोध केल्यापासून मुढाची समज होत नाही एवढा वेळ तू अज्ञ होतास म्हणून मी तुला युक्तीने बोध केला आता तू चांगला प्रबुद्ध झाला आहेस म्हणून मी तुला अशा प्रकारच्या उपदेशाने बोध करतो आहे तो ऐक मी ब्रह्म आहे त्रिभुवन ब्रह्म आहे व ही सर्व दृश्य भू ब्रह्म आहे येथे ब्रह्मा वाचून दुसरी कल्पनाच नाही यास्तव आता तुझी जशी इच्छा असेल तसे कर तुझ्या इच्छेला येईल तसा व्यवहार केलास तरी वास्तविक ब्रह्मत्वाचा बाद होणार नाही हे त्रिभुवन निर्विषय महासव्वित कोटी मात्र आहे सर्व जगत भ्रमाच्या बाधाची अवधी सीमा अशी जी निर्विषय महाछिती तन्मात्र आहे या एका प्रत्ययाने आत युक्त होऊन तू जरी बाहेरून व्यवहार करीत असलास तरी लिप्त होणार नाहीस रामा तू उभा असताना जात असताना श्वासोच्छ्वास सोडित असताना व निसतानाही मनात मी स्वयंप्रकाश रूप चेतन व्यापी परमात्मा आहे हा अनुभव घे तुला जर यथार्थ अनुभव आला असेल तर तू निर्मन निरहंकार चिदेकरस शांत सर्व भूतामध्ये स्थित असलेले ब्रह्म हो सर्वगत एकात्मक शुद्ध रूप असा तो तूच ते श्रुती प्रसिद्ध आदिअंतरहित परमपद होऊन राहिला आहेस जे ब्रह्म आत्मा तुर्य या नावाने प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे जी अविद्या प्रकृती व जगत या नावाने प्रसिद्ध आहे ते सर्व शेकडो घटातील एका मातीप्रमाणे एकच सद्रूप आहे घटाहून मृण्मयता जशी भिन्न नाही त्याप्रमाणे आत्म्याहून प्रकृती भिन्न नाही जसे घटाचे मृण्मयता हे वास्तव रूप त्याप्रमाणे आत्माच प्रकृतीचे रूप आहे पाण्याचा जसा तरंग त्याप्रमाणे आत्म्याचा जो स्पंद विवर्त हीच प्रकृती आहे यासाठी या स्वविवर्त रूप प्रकृतीत व तिच्या कार्यात आत्माच सन्मात्र स्वभावाने आहे अणुमात्र ही दुसरे काही नाही जसा वायू व त्याचा स्पंद हे नावाने भिन्न पदार्थ आहेत सत्तेने नाहीत त्याचप्रमाणे आत्मा व प्रकृती ही नाममात्र भिन्न आहेत वस्तुत भिन्न नाही तर एकच आहे अज्ञानामुळे त्यांचा भेद भासतो तो बोधानेच विलीन होतो रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प जसा यथार्थ भासतो तसेच हे जाणावे चित क्षेत्रात हे जे कल्पना बीज पडते तेच चितांकुर होते त्यापासून स्फुरण पावणारा हा भावी संसाराचा समुदाय होतो पण तेच कल्पना बीज आत्मविज्ञानाने भाजले गेले असता त्याच्यावर सद्वासना जल मोठ्या यत्नाने जरी घातले तरी त्याच्यापासून अंकुरोत्पत्ती होऊ शकत नाही चित क्षेत्रात कल्पना बीजच जर न पडले तर त्याच्यापासून सुख व दुःख ही फळे देणारे शरीर वृक्ष ज्यापासून होतात असे चित्तांकुरच उद्भवत नाही हे रामा जगात असत भ्रांतीने उत्पन्न झालेले द्वित्व सोड कारण तू ज्ञानी झाला आहेस आत्मिकत्वरू निरतिशयानंद वैभवाने अभयात्मा हो दुःख कालत्रयीही नाही हा आमचा यथार्थ उपदेश आहे इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे एकोनपञ्चाशः सर्गः श्रीराम